ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय अकरावा गोकुळातून वृंदावनात जाणे व वत्सासूर आणि बकासुराचा वध शुक म्हणाला परीक्षिता वृक्ष पडताना जो प्रचंड आवाज झाला तो ऐकून नंदाधिक गोप वीजच पडली की काय असे वाटून तिथे आले तिथे गेल्यावर त्या लोकांना दोन्ही अर्जुन वृक्ष जमिनीवर उन्मळून पडलेली दिसली वृक्ष उन्मळून पडण्याचे कारण जरी कळण्यासारखे होते तरी ते स्पष्ट न कळल्याने त्यांची बुद्धी चक्रावून गेली तिथे त्यांच्या समोरच दोरीने बांधलेला मुलगा उखळ उडीत होता हे कुणाचे काम आहे ही आश्चर्यकारक घटना कशी काय घडली असा विचार करून ते भयभीत झाले तिथे असलेली मुले म्हणाली अहो याचेच हे काम आहे हा दोन्ही वृक्षांच्या मधून जात होता उखळ तिरपे झाल्यावर याने जोरात ओढली आणि झाडे उणबळून पडली त्यातून बाहेर पडलेले दोन पुरुष सुद्धा आम्ही पाहिले परंतु गोपानी मुलांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही ते म्हणू लागली एवढा लहानसा मुलगा एवढी मोठी झाडे पाडील हे कसे शक्य आहे श्रीकृष्णाच्या अगोदरच्या लिलांची आठवण येऊन कुणाकुणाला ती शक्यताही वाटू लागली नंदानी पाहिले की त्यांचा दोरीने बांधलेला मुलगा उखळ घेऊन चालला आहे ती हसू लागली आणि त्यांनी लागलीच त्याला सोडवली कधी कधी गोपीनी फुस लावल्यावर भगवान सामान्य बालकाप्रमाणे नाचू लागत कधी भाबडेपणाने गाऊ लागत जणू ते त्यांच्या हातातील कटपुतळी झाले आहेत कधी त्यांच्या आज्ञेवरून पाठ आणीत तर कधी तराजू आणीत कधी पादत्राणी आणीत तर कधी आपल्या लोकांना आनंदित करण्यासाठी दंड थोपटीत भगवान अशा प्रकारे आपल्या बालल्लानी व्रजवासियांना आनंदित करीत आणि जगातील जे लोक त्यांना जाणणारे आहेत त्यांना असे दाखवीत की आपण आपल्या सेवकांच्या अधीन असतो एके दिवशी एक फळे विकणारी बाई फळे घ्या फळे म्हणत आली हे ऐकताच सर्व फळे देणारा अच्युत फळे खरेदी करण्यासाठी उंजरीत धान्य घेऊन गेला त्याच्या ओंजळीतून धान्य वाटेतच सांगली पण फळे विकणाऱ्या बाईने मात्र त्याचे दोन्ही हात फळांनी भरून टाकले इकडे भगवंताने सुद्धा तिची फळांची टोपली रत्नांनी भरून टाकली एके दिवशी यमलार्जुन वृक्ष पाडणारा श्रीकृष्ण आणि बलराम मुलासह खेळत खेळत यमुनेच्या तीरावर गेले आणि खेळण्यातच दंग झाले तेव्हा रोहिणी देवीने त्यांना हका मारल्या परंतु खेळात रमल्यामुळे रोहिणीच्या बोलण्याने ते आले नाहीत तेव्हा रोहिणीने मुलाची लाड करणाऱ्या यशोदेला पाठवली श्रीकृष्ण आणि बलराम मुलाबरोबर पुष्कळ वेळ खेळत होते यशोदेने जाऊन त्यांना मोठ्याने हाका मारल्या त्यामुळे पुत्राबद्दलच्या स्नेहामुळे तिच्या स्तनातून दूध झिरपत होते ए लाडक्या कृष्णा कमल नैना बाळाई दूध पी खेळून खेळून दमला असेल आता खेळ पुरे कर भुकेने तू कासावीस झाला असेल बाळ रामा कुलनंदना ये लहान भावाला घेऊन लगेच पहा पुत्रा आज तू अगदीच सकाळीच न्यारी केली होतीस आता तू जेवायला चल बलरामा बाबा भोजनासाठी पानावर बसले आहेत ते तुमची वाट पाहत आहेत या आणि आम्हाला आनंद द्या मुलानो आता तुम्हीही आपापल्या घरी जा मुलानो पहा तर खरे तुमचे अंग कसे धुळीने माखले आहे ते लवकर स्नान करा आज तुमचे जन्म नक्षत्र आहे आंघोळ करून ब्राह्मणाला गोदान करा पहा पहा तुमच्या मित्रांना त्यांच्या आयांनी नाहू माखू घालून कसे सुंदर सुंदर दागिने घातले आहेत ते आता तुम्ही सुद्धा नाहून छान छान कपडे घालून खाऊन पिऊन मग खेळायला जा परीक्षिता चराचराचे शिरोमणी असलेल्या भगवंतांना प्रेमामुळे ती आपला पुत्र समजत होती तिने एका हाताने बलरामाला आणि दुसऱ्या हाताने श्रीकृष्णाला पकडून त्यांना ती आपल्या वाड्यात घेऊन आली नंतर तिने मुलांना नाहू घालून त्यांचे औक्षण केले नंदाजी वृद्ध गोपाणी महावनामध्ये मोठमोठी संकटे येऊ लागली आहेत असे पाहून सर्वांनी एकत्र येऊन यापुढे काय केले पाहिजे याविषयी विचार विनिमय सुरू केला त्यापैकी उपनंद नावाचा वयाने व ज्ञानाने मोठा एक गोप होता व तो देश काल व परिस्थिती यांचे रहस्य जाणणारा असून रामकृष्णाचे कल्याण इच्छिणारा होता तो म्हणाला सध्या येथे मोठमोठी संकटे येऊ लागली आहेत ती मुख्यतः लहान मुलांच्या नाशाला कारणीभूत ठरणारी आहेत म्हणून गोकुळ आणि गोकुळवासी यांचे कल्याण इच्छिणारे आपण इथून दुसरीकडे गेले पाहिजे पहा मुलांना मारणाऱ्या राक्षसीच्या तडाख्यातून हा मुलगा कसाबसा वाचला त्यानंतर भगवंताच्या कृपेनेच याच्यावर हा मोठा छकडा पडला नाही वादळरूपी दैत्याने याला आकाशात नेऊन घोर संकटातच टाकले होते तेथून पुन्हा हा दगडावर आपटला तेव्हा सुद्धा देवाने याला वाचवले यमलार्जुनाच्या मध्ये येऊन सुद्धा हा किंवा दुसरे मूल मेले नाही हे सुद्धा भगवंतानीच आमचे रक्षण केल्यामुळे म्हणून जोपर्यंत एखादे फार मोठे अनिष्टकारक संकट या व्रजाला नष्ट करीत नाही तोपर्यंतच आपण आपल्या मुलांना घेऊन सहपरिवार येथून दुसरीकडे निघून जाऊ वृंदावन नावाचे एक नवे वन आहे तिथे पवित्र पर्वत गवत आणि वनस्पती आहेत ते आमच्या जनावरासाठी हितकारक आहे गोप गोपी आणि गायीसाठी ते योग्य स्थान आहे जर हे म्हणणे तुम्हाला पटत असेल तर आजच आपण तिकडे जायला निघू उशीर करू नका छकडे जोडा आणि आमची गुरे वासरे पुढे जाऊ देत उपनंदाचे म्हणणे ऐकून सर्व गोप एकमताने छान छान असे म्हणाले आणि त्यांनी आपल्या गायींचे कळप एकत्रित केले आणि छकड्यावर सर्व सामग्री ठेवून ते वृंदावनाकडे निघाले परीक्षिता गवळ्यांनी वृद्ध मुले स्त्रिया याना आणि सर्व सामान छकड्यावर ठेवले आणि स्वतः त्यांच्या पाठोपाठ ते धनुष्य बाण घेऊन अत्यंत सावधपणे चालू लागले गायी वासरांना त्यांनी पुढे घातली आणि त्यांच्या पाठोपाठ रणशिंगे आणि तुतार्या जोरजोराने वाजवीत पुरोहितासह ते चालले वक्षस्थळावर ताजी केशराची उटी लावून सुंदर वस्त्रे परिधान करून गळ्यामध्ये सोन्याचे दागिने घालून रथावर बसलेल्या गोपी आनंदाने श्रीकृष्णाच्या लीला गात चालल्या होत्या तसेच यशोदा आणि रोहिणी श्रीकृष्ण आणि बलराम यांच्यासह एका छकड्यात बसल्या होत्या त्या आपल्या दोन्ही मुलांचे बोबडे बोल ऐकण्यात गुंग झाल्या होत्या सर्व काळ आनंद देणाऱ्या वृंदावनात गेल्यावर गोपांनी आपली छकडी अर्धचंद्राकार उभे केली आणि गुरांना राहण्यासाठी योग्य जागा तयार केल्या परीक्षिता वृंदावन गोवर्धन पर्वत आणि यमुना नदीचे विशाल वाळवंट पाहून श्रीकृष्ण आणि बलराम यांना खूप आनंद झाला दोघेही रामकृष्ण आपल्या बाललीलानी आणि बोबड्या बोलण्याने व्रजवासियांना आनंद देत योग्य वेळी वासरे चारायला नेऊ लागले गवळ्यांच्या मुलाबरोबर खेळण्यासाठी निरनिराळे साहित्य घेऊन ते घराबाहेर पडत आणि व्रजभूमीजवळच वासरांना सारीत ते कधी वासरी वाजवीत तर कधी गोफणीने दगड फेकीत काही वेळा आपल्या पायातील घुंगराच्या नादावर नाचत तर कधी गाय बैलांचे सोंग घेऊन खेळत कधी वळू बनून हंबरत आपापसात लढत तर कधी पशुपक्ष्यांचे आवाज काढून सामान्य मुलासारखे खेळत एकदा कृष्ण आणि बलराम आपल्या मित्राबरोबर यमुना तटावर वासरे चारित असताना त्यांना मारण्यासाठी एक दैत्य आला श्रीकृष्णाने पाहिले की हा खोट्या वास्त्राचे रूप घेऊन वास्त्रांच्या कळपात शिरला आहे त्यांनी बलरामाला दाखवले आणि हळूहळू ते त्याच्यावर भायल्यासारखे दाखवून त्याच्याजवळ पोहोचले श्रीकृष्णाने शब्दासह त्याचे पाठीमागचे दोन पाय पकडून आकाशात फिरवले आणि मेल्यानंतर त्याला कवठाच्या झाडावर आपटले त्याचे ते लांब अरुंद दैत्य शरीर कवठाशी कित्येक फळे पाडत स्वतः खाली पडली ते पाहून मुलांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही वा वा असे करून ते कन्हैयाची प्रशंसा करू लागले देवसुद्धा आनंदाने वर्षाव करू लागले जे सर्व लोकांचे एकमेव रक्षक आहेत तेच आता गुराखी बनली ते पहाटेच उठून न्याहारीचे पदार्थ घेऊन वासरांना चारीत वनात फिरत असत एके दिवशी गवळ्यांची मुले आपापल्या वासरांचे कळप घेऊन त्यांना पाणी पाजण्यासाठी नदीकाठी घेऊन गेली त्यांनी अगोदर वासरांना पाणी पाजले आणि नंतर ते स्वतः पाणी प्याले त्या मुलाने तिथे एक प्रचंड प्राणी बसलेला पाहिला तो जणू काही वज्राने तुटून पडलेला पर्वताचा तुकडाच वाटत होता तो बक नावाचा एक मोठा असुर होता त्याने बगड्याचे रूप घेतले होते त्याची चोच अत्यंत तीक्ष्ण होती आणि तो अतिशय बलवान होता त्याने एकदम झेप घेऊन श्रीकृष्णाला गिळून टाकले जेव्हा बलराम वगैरे मुलांनी बगड्याने श्रीकृष्णाला गिळून टाकलेले पाहिले तेव्हा प्राण निघून गेल्यावर इंद्रियांची जशी अवस्था होती तशी त्यांची अवस्था झाली पितामह ब्रह्मदेवाचा सुद्धा पिता असलेला तो गोपाल बालक जेव्हा बगड्याच्या टाळूखाली पोहोचला तेव्हा तो आगीप्रमाणे त्याची टाळू जाळू लागला म्हणून त्या दैत्याने श्रीकृष्णाला शरीरावर कोणत्याही प्रकारे इजा न करता लगेच बाहेर टाकले आणि नंतर अतिशय क्रोधाने आपल्या कठोर चोचीने त्यांना मारण्यासाठी तो त्यांच्यावर तुटून पडला कंसाचा मित्र बकासूर भक्तवसल श्रीकृष्णावर झडप घालणार इतक्यात त्यांनी दोन्ही हातांनी त्याच्या दोन्ही चोची पकडल्या आणि मुलांच्या देखत गवताची काडी फाडावी तसे त्याला फाडले यामुळे देवाना आनंद झाला तेव्हा सर्व देव श्रीकृष्णावर नंदवनातील मोगरा इत्यादी फुलांचा वर्षाव करू लागले तसेच नगारे शंख इत्यादी वाजवून आणि स्तोत्रांनी त्यांना प्रसन्न करू लागले हे पाहून गवळ्यांची मुले आश्चर्यचकित झाली श्रीकृष्ण बगळ्याच्या तोंडातून निघून आपल्याकडे आलेले पाहून बलराम वगैरेंना आनंद झाला जणू प्राणाचा संचार झाल्याने इंद्रियामध्ये चैतन्य यावे त्याने श्रीकृष्णांना मिठ्या मारल्या नंतर आपापली वासरे वळवून सर्वजण व्रजामध्ये आले आणि तिथे त्यांनी घरच्या लोकांना सर्व घटना सांगितली ते ऐकून गोप गोपी आश्चर्यचकित झाली कन्हैया जणू मृत्यूच्या जबड्यातूनच परत आला असे वाटून अतिशय उत्सुकता प्रेम आणि आदराने ते श्रीकृष्णांना अतृप्त नेत्राने निरखून पाहू लागले ते आपापसात म्हणू लागले पाहना या बालकाला किती वेळा मृत्यूमुखात जावे लागले परंतु ज्यांनी याचे अनिष्ट करण्याचे इच्छिले त्यांचेच अनिष्ट झाले कारण त्यांनी पहिल्यापासूनच दुसऱ्यांचे वाईट केले होते एवढे सगळे होऊनही ते भयंकर असूर याचे काहीच वाकडे करू शकले नाहीत याला मारण्याच्या उद्देशाने येतात परंतु ज्योतीवर झडप घालणाऱ्या पतंगाप्रमाणे स्वतःच नष्ट होतात ब्रह्मवेत्या महात्म्यांची वचने खोटी होत नाहीत हेच खरे पाहना महात्मा यांनी जे सांगितले होते ते सर्व तंतोतंत खरे ठरले अशा प्रकारे नंद इत्यादी गोपगण मोठ्या आनंदाने रामकृष्णासंबंधी गोष्टी करीत ते त्यात इतके तन्मय होऊन जात की त्यांना संसारातील दुःखांचा विसर पडेल अशा प्रकारे कृष्ण आणि बलराम गवळ्यांच्या मुलाबरोबर कधी लपंडाव खेळत कधी पुल बांधित तर कधी वानराप्रमाणे उड्या मारित अशा प्रकारे बालोचित खेळ खेळून त्या दोघांनी व्रजामध्ये आपली बाल्यावस्था व्यतीत केली या ठिकाणी अकरावा अध्यायी समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण मस्तू